झिमा झिमा झिमा झिमा पाऊस पडतो झिम माझी पाऊस पडतो पाऊस पडतो ग पाऊस पडतो ग आवती भवती नाही कोण आवती भवती मलाही संगीत शाही दिशाही शांत निवांत शांत निवांत वृक्षला तेला येत जेला वायू ही तो बाई पाऊस पडतो बाई झिम झिम झिम झिम वही फुलतो बाई पाऊस पडतो बाई झिम झिम झिम झिम